الله الذي خلقكم ثم رزقكم ثم يميتكم ثم يحييكم هل من شركائكم من يفعل من ذلكم من شيء سبحانه وتعالى عما يشركون अल्लाच आहे ज्याने तुम्हाला निर्माण केलं मग तुम्हाला रोजी दिली मग तो तुम्हाला मृत्यू देतो मग तो तुम्हाला जिवंत करील काय तुम्ही मानलेल्या भागीदारांपैकी कोणी असा आहे जो यापैकी कोणतंही काम करत असावा पवित्र आहे तो आणि फार उच्च आणि श्रेष्ठतम आहे तो त्या अनेक जे जेही लोक करत आहेत قل سيروا في الأرض فانظروا كيف كان عاقبة الذين من قبل كان أكثرهم مشركين खुशकी आणि समुद्रावर उपद्रव माजला आहे लोकांच्या आपल्या हातांच्या कमाईनं जेणेकरून चव चाखवावी त्यांना त्यांच्या काही कृत्यांची कदाचित त्यांनी परावृत्त व्हावं हे पैगंबर सल्लेला वसलम यांना सांगा की पृथ्वीवर भ्रमण करून पहा की पूर्वी होऊन गेलेल्या लोकांचा शेवट कसा झाला आहे त्यांच्यापैकी बहुतेक बहुदेववादीच होते فأقم وجهك للدين القيم من قبل أن يأتي يوم لا مرد له من الله يومئذ يصدعون من كفر فعليه كفره ومن عمل صالحا فلأنفسهم يمهدون ليجزي الذين آمنوا وعملوا الصالحات من فضله إنه لا يحب الكافرين तर हे पैगंबर सल्लेला वसलम आपला रोख दृढतेनं स्थिर करा या रास्त धर्माच्या दिशेने यापूर्वी की तो दिवस यावा जो टाळण्याचा कोणताही मार्ग अल्लाकडून नाही त्या दिवशी लोक फाटून एक दुसऱ्यापासून अलग होतील ज्यानं कुप्र केलं आहे त्यांच्या कुप्रचं अरिष्ट त्यांच्यावरच आहे आणि ज्या लोकांनी सत्कार्य केलं आहे ते स्वतःसाठीच कल्याणाचा मार्ग मोकळा करत आहेत जेणेकरून अल्लाने इमान आणणाऱ्यांना आणि सत्कृत्य करणाऱ्यांना आपल्या कृपेनं मोबदला द्यावा निश्चितच तो काफिरांना पसंत करत नसतो ومن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 من يشاء من عباده إذا هم يستبشرون अल्लाच आहे जो वाऱ्यांना पाठवतो आणि ते ढग उचलतात आणि मग तो या ढगांना आकाशात पसरवतो जसं इच्छितो आणि त्यांना तुकडीत विभागतो मग तू पाहतोस की पावसाचे थेंब ढगातून ठिपकू लागतात हा पाऊस जेव्हा तो आपल्या दासांपैकी ज्यांच्यावर इच्छितो वर्षवतो وإن كانوا من قبل أن ينزل عليهم من قبله لمبلسين فانظر إلى آثار رحمة الله كيف يحيي الأرض بعد موتها إن ذلك لمحيي الموتى وهو على كل شيء قدير ولئن أرسلنا ريحا فرأوه مصفرا तेव्हा ते अकस्मात हर्षभरीत होतात वस्तुत त्याच्या कोसळण्यापूर्वी ते निराश होत होते पहा अल्लाच्या कृपेचे परिणाम की मृत पडलेल्या जमिनीला तो कशा प्रकारे जीवित करतो निसंशय तो मृतांना जीवन प्रदान करणारा आहे आणि तो प्रत्येक वस्तूला समर्थ आहे आणि जर आम्ही एक असा वारा पाठवला त्या बहिऱ्यांना देखील आपले हाक ऐकू शकत नाही जे पाठ फिरवून चालू लागले असावेत आणि तुम्ही आंधळ्यांना देखील त्यांच्या पथभ्रष्टतेतून काढून सरळ मार्ग दाखवू शकत नाही तुम्ही तर फक्त त्यांनाच ऐकू शकता जे आमच्या आयतींवर इमान आणतात आणि आज्ञापालनार्थ मान तुकवतात بعد ضعف قوة ثم جعل من بعد قوة ضعفا وشيبة يخلق ما يشاء وهو العليم القدير अल्लाच तर आहे ज्याने दुर्बल अवस्थेपासून तुमच्या निर्मितीला प्रारंभ केला मग त्या दुर्बलतेनंतर तुम्हाला शक्ती प्रदान केली मग त्या शक्तीनंतर तुम्हाला दुर्बल आणि वृद्ध केलं तो जे काही इच्छितो निर्माण करतो आणि तो सर्व काही जाणणारा आणि प्रत्येक वस्तूला समर्थ आहे ويوم تقوم الساعة يقسم المجرمون ما لبثوا غير ساعة كذلك كانوا يؤفكون وقال الذين أوتوا العلم والإيمان لقد لبثتم في كتاب الله إلى يوم البعث فهذا يوم البعث ولكنكم كنتم لا تعلمون आणि जेव्हा ती घटका उद्भवेल तेव्हा अपराधी शपथा घेऊन घेऊन सांगतील की आम्ही एका घटकेपेक्षा अधिक थांबलो नाही अशाच प्रकारे ते लौकिक जीवनातही धोका खात असत परंतु जे इमान आणि इमानने उपकृत केले गेले होते ते म्हणतील की अल्लाच्या लेखात तर तुम्ही उत्थापनाच्या दिवसापर्यंत पडून राहिला आहात तर हाच तो उत्थापनाचा दिवस रोजे हसर आहे परंतु तुम्ही जाणत नव्हता فيومئذ لا ينفع الذين ظلموا معذرتهم ولا هم يستعتبون ولقد ضربنا للناس في هذا القرآن من كل مثل ولئن جئتهم بآية ليقولن الذين كفروا إن أنتم إلا مبطلون तर तो दिवस असेल ज्यात अत्याचाऱ्यांना त्यांचं निमित्त पुढे करणं काहीच लाभदायी ठरणार नाही आणि त्यांना माफी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 मार्गदर्शन आणि कृपा सदाचारी लोकांसाठी जे नमाज कायम करतात जकात देतात आणि अखेरतवर विश्वास ठेवतात हेच लोक आपल्या रबकडून सरळ मार्गावर आहेत आणि हेच सफल होणार आहेत ومن الناس من يشتري لهو الحديث ليضل عن سبيل الله بغير علم بغير علم ويتخذها هزوا أولئك لهم عذاب مهين आणि माणसापैकीच कोणी असाही आहे जो मनमोहक कथा खरेदी करून आणतो जेणेकरून लोकांना अल्लाच्या मार्गापासून ज्ञानाविना भटकवावं आणि या मार्गाचं आव्हान चेष्टेत उडवावं अशा लोकांसाठी भयंकर अपमानजनक शिक्षा आहे وإذا تتلى عليه آياتنا ولى مستكبرا كأن لم يسمعها كأن لم يسمعها كأن في أذنيه وقرا فبشره بعذاب أليم त्याला जेव्हा आमच्या आयती ऐकवल्या जातात तेव्हा तो मोठ्या गर्वानं अशा प्रकारे आपलं तोंड फिरवतो जणू त्यानं त्या ऐकल्याच नाहीत जणू त्याचे कान बधीर आहेत बरं खुशखबर ऐकवा त्याला एका यातनादायक शिक्षेची إن الذين آمنوا وعملوا الصالحات لهم جنات النعيم خالدين فيها وعد الله حقا وهو العزيز الحكيم तथापि जे लोक इमान आणतील आणि सत्कृत्य करतील त्यांच्यासाठी ऐश्वर संपन्न जन्नती आहेत ज्यात ते सदैव राहतील हे अल्लाचं पक्क वचन आहे आणि तो जबरदस्त आणि बुद्धिमान आहे خلق السماوات بغير عمد ترونها وألقى في الأرض رواسي أن تميد بكم وبث فيها من كل دابة وأنزلنا من السماء ماء فأنبتنا, فأنبتنا فيها من كل زوج كريم त्यानं आकाशांना निर्माण केलं खांबाविना जे तुम्हाला दिसावेत त्यानं पृथ्वीत पर्वतांना दृढ केलं जेणेकरून तिनं तुम्हाला घेऊन कलंडू नये त्यानं हर प्रकारचे प्राणी पृथ्वीवर पसरवले आणि आकाशातून पाणी वर्षवलं आणि जमिनीतून भिन्न भिन्न प्रकारच्या उत्तम वस्तू उगवल्या ही तर आहे अल्लाची निर्मिती आता मला दाखवा पाहू या इतरांनी काय निर्मिले आहे खरी गोष्ट अशी आहे की जालिम लोक उघड पदभ्रष्टतेत पडलेले आहेत ولقد آتينا لقمان الحكمة أن اشكر لله ومن يشكر فإنما يشكر لنفسه ومن كفر فإن الله غني حميد आम्ही लुकमानला बुद्धिमत्ता प्रदान केली होती की त्यानं अल्लाहचे कृतज्ञ बनावं जो कोणी कृतज्ञता दर्शवेल त्याची कृतज्ञता त्याच्यासाठीच लाभप्रद आहे आणि जो सत्याचा इन्कार करील तर वास्तविकत अल्लाह निरपेक्ष आहे आणि तो स्वयं सुस्तुत्य आहे وإذ قال لقمان لابنه وهو يعظه يا بني لا تشرك بالله إن الشرك لظلم عظيم स्मरण करा जेव्हा लुकमान आपल्या पुत्राला उपदेश करत होता तेव्हा त्यानं सांगितलं पुत्रा अल्लाह समवेत कोणालाही सहभागी ठरू नकोस सत्य असं आहे की शिर्क अनेकेश्वरवाद फार मोठा अन्याय आहे ووصينا الإنسان بوالديه حملته أمه وهنا على وهن وفصاله في عامين أن اشكر لي ولوالديك إلي المصير आणि ही वस्तुस्थिती आहे की आम्ही मानवाला आपल्या मातापित्यांचा हक्क ओळखण्याची स्वतः ताकीद केली आहे त्याच्या आईनं अशक्ततेवर अशक्तता सहन करून त्याला आपल्या उदरात ठेवलं आणि दोन वर्ष त्याचं दूध सोडवण्यास लागले म्हणूनच आम्ही त्याला उपदेश दिला की माझ्याप्रती कृतज्ञता दाखव आणि आपल्या मातापित्यांचा कृतज्ञ बन माझ्याकडेच तुला परतायचं आहे وإن جاهداك على أن تشرك بي ما ليس لك به علم فلا تطعهما وصاحبهما في الدنيا معروفا واتبع سبيل من أناب إلي ثم إلي مرجعكم فأنبئكم بما كنتم تعملون يا بني إنها إن تك مثقال حبة من خردل فتكن في صخرة فتكن في صخرة أو في السماوات أو في الأرض يأت بها الله إن الله لطيف خبير परंतु जर त्यांनी तुझ्यावर दबाव आणला की माझ्या समवेत तू अशा एखाद्याला भागीदार ठरवावंस की ज्याला तू जाणत नाहीस तर त्यांचं म्हणणं अजिबात ऐकू नकोस जगात त्यांच्याशी सद्व्यवहार करत राहा परंतु अनुकरण त्या व्यक्तीच्या मार्गाचं कर जो माझ्याकडे रुजू झाला आहे मग तुम्हा सर्वांना परतायचं माझ्याकडेच आहे त्यावेळी मी तुम्हाला दाखवीन की तुम्ही कसले कृत्य करत राहिला होता आणि लुकमाननं सांगितलं होतं की बेटा कोणतीही वस्तू ती मोहरीच्या दाण्याबरोबर का असेना आणि कोणत्याही खडकात किंवा आकांक्षात अथवा पृथ्वीत कोठेही लपलेली का असेना अल्लाह ती काढून आणील तो सूक्ष्मदर्शी आणि खबर राखणारा आहे يا بني أقم الصلاة وأمر بالمعروف وانه عن المنكر واصبر على ما أصابك إن ذلك من عزم الأمور बेटा नमाज कायम कर सत्कृत्यांचा आदेश दे दुष्कृत्यांची म्हणाई कर आणि जी काही आपत्ती येईल त्यावर संयम राख आणि या त्या गोष्टी आहेत ज्यांची फार ताकीद दिली गेली आहे واقصد في مشيك واغضب من صوتك إن أنكر الأصوات لصوت الحمير आणि लोकांशी तोंड फिरून बोलू नकोस पृथ्वीवर ऐटीत चालू देखील नकोस अल्लाह कोणत्याही अहंकारी आणि गर्व करणाऱ्या व्यक्तीला पसंत करत नाही आपल्या चालीत मध्यमपणा राख आणि आपला आवाज थोडा धीमा ठेव सर्व आवाजांपेक्षा अधिक वाईट गाढवाचा आवाज असतो وأسبغ عليكم نعمه ظاهرة وباطنة ومن الناس من يجادل في الله بغير علم ولا هدى ولا كتاب منير काय तुम्ही लोक पाहत नाही की अल्लानं पृथ्वी आणि आकाशांच्या सर्व वस्तू तुमच्यासाठी अधीनस्थ करून ठेवल्या आहेत आणि आपल्या प्रकट आणि अप्रकट देणग्या तुम्हावर पूर्ण केल्या आहेत या परिस्थिती अशी आहे की माणसापैकी काही लोक आहेत जे अल्लाच्या बाबतीत भांडण करतात कोणतेही ज्ञान अथवा मार्गदर्शन किंवा प्रकाश देणाऱ्या ग्रंथाविना وإذا قيل لهم اتبعوا ما أنزل الله قالوا بل نتبع ما وجدنا عليه آباءنا أولو كان الشيطان يدعوهم إلى عذاب السعير आणि जेव्हा त्यांना सांगण्यात येतं की अनुकरण करा त्या गोष्टीचं जे अल्लाहने उतरवली आहे तर ते म्हणतात की आम्ही तर त्या गोष्टीचं अनुकरण करू ज्यावर आमचे पूर्वज आम्हाला आढळले आहेत काय हे त्यांचंच अनुकरण करतील जरी शैतान त्यांना भडकते आगीकडेच का बोलवीत राहिला असे ना त्या माणसानं आपल्या स्वतःला अल्लाच्या स्वाधीन केलं आणि आचरणाने तो नेक असला त्याला वास्तविकत एक भरोशालायक आधार धरला आणि सर्व मामल्यांचा अंतिम फैसला अल्लाच्या हाती आहे ومن كفر فلا يحزنك كفره إلينا مرجعهم إلينا مرجعهم فننبئهم بما عملوا إن الله عليم بذات الصدور तो जो सत्याचा इन्कार करतो त्यांच्या कुफरनं तुम्हाला दुःखात लोटू नये त्यांना परतून यायचं तर आमच्याकडेच आहे मग आम्ही त्यांना दाखवून देऊ की ते काय काय करून आलेले आहेत निश्चितच अल्लाह उरांत लपलेली गुपित सुद्धा जाणतो نمتعهم قليلا ثم نضطرهم إلى عذاب غليظ आम्ही थोड्या मुदतीसाठी त्यांना दुनियेत मजा लुटण्याची संधी देत आहोत मग त्यांना असहाय्य करून एका भयंकर यातनेकडे ओढून नेऊ ولئن سألتهم من خلق السماوات والأرض ليقولن الله قل الحمد لله بل أكثرهم لا يعلمون لله ما في السماوات والأرض إن الله هو الغني الحميد जर तुम्ही यांना विचारलं की पृथ्वी आणि आकाशांना कोणी निर्माण केलं आहे तर ते जरूर म्हणतील की अल्लाहनं म्हणा सर्व स्तुती अल्लासाठीच आहे परंतु यांच्यापैकी बहुतेक जण जाणत नाहीत आकाशात आणि पृथ्वीत जे काही आहे ते अल्लाहच आहे निसंशय अल्लाह निरपेक्ष आणि स्वयं सुस्तुत्य आहे ولو أن ما في الأرض من شجرة أقلام والبحر يمده من بعده سبعة أبحر والبحر يمده من بعده سبعة أبحر ما نفدت كلمات الله إن الله عزيز حكيم ما خلقكم ولا بعثكم إلا كنفس واحدة إن الله سميع بصير पृथ्वीवर जितकी झाडं आहेत जर ती सर्वच्या सर्व लेखण्या बनली आणि समुद्र दौत बनलं ज्याला आणखी सात समुद्रांनी शाही पुरवली तरी सुद्धा अल्लाहच्या गोष्टी लिहून संपणार नाहीत निसंशय अल्लाह जबरदस्त आणि बुद्धिमान आहे तुम्हा सर्व माणसांना निर्माण करणं मग दुसऱ्यांदा जिवंत उभं करणं तर त्याच्यासाठी बस असा आहे जसं एका जीवाला निर्माण करणं आणि दुसऱ्यांदा जिवंत उभं करणं वस्तुस्थिती अशी आहे की अल्लाह सर्व काही ऐकणारा आणि पाहणारा आहे وسخر الشمس والقمر كل يجري إلى أجل مسمى وأن الله بما تعملون خبير काय तुम्ही पाहत नाही की अल्लाह रात्रीला दिवसात ओळीत आणतो आणि दिवसाला रात्रीत त्यानं सूर्य आणि चंद्राला वशीभूत करून ठेवला आहे सर्व एका ठराविक अवधीपर्यंत वाटचाल करत आहेत आणि तुम्ही जाणत नाही काय की जे काही तुम्ही करता अल्लाह त्याची खबर राखणार आहे الله هو العلي الكبير हे सर्व काही यामुळे आहे की अल्लाह सत्य आहे आणि त्याला सोडून ज्या दुसऱ्यांचा हे लोक धावा करतात ते सर्व असत्य आहे आणि या कारणानं की अल्लाच महान आणि उच्चतर आहे काय तुम्ही पाहत नाही की नौका समुद्रात अल्लाच्या कृपेने चालते जेणेकरून त्यानं तुम्हाला आपल्या काही निशाण्या दाखवाव्यात वस्तुत यात पुष्कळशा निशाण्या आहेत त्या प्रत्येक माणसासाठी जो संयम आणि कृतज्ञता दर्शवणार आहे आणि जेव्हा समुद्रात या लोकांवर एक लाट छत्राप्रमाणे आच्छादित होते तेव्हा हे अल्लाचा धावा करतात आपल्या धर्माला अगदी त्यासाठीच निर्भय करून मग जेव्हा तो त्यांना वाचून खुशकीपर्यंत पोहोचवतो तेव्हा त्यांच्यापैकी कोणी मध्यमार्ग मार्ग अवलंबतो आणि आमच्या निशाण्यांचा इन्कार करत नाही परंतु तो प्रत्येक मनुष्य तो विद्रोही आणि कृतज्ञ आहे فلا تغرنكم الحياة الدنيا ولا يغرنكم بالله الغرور लोक हो वाचून राहा आपल्या रबच्या कोपापासून आणि भीती बाळगा त्या दिवसाची जेव्हा कोणताही पिता आपल्या पुत्रातर्फे बदला देणार नाही आणि कोणताही पुत्र सुद्धा आपल्या पित्यातर्फे कोणताही बदला देणारा होणार नाही खरोखरच अल्लाचं वचन सत्य आहे म्हणून या लौकिक जीवनानं तुम्हाला फसवू नये आणि धोकेबाजाने सुद्धा तुम्हाला अल्लाच्या बाबतीत फसवू नये وما تدري त्या घटकेचं ज्ञान अल्लापाशीच आहे तोच पावसाचा वर्षाव करतो तोच जाणतो की आईच्या उदरात काय वाढत आहे कोणताही प्राणी जाणत नाही की उद्या तो काय कमाई करणार आहे आणि कोणत्याही व्यक्तीला हे माहित नाही की उद्या त्याला कोणत्या भूमीवर मृत्यू येणार आहे अल्लाह सर्व काही जाणणारा आणि माहितगार आहे